अग गय सकू अग घाबरू नको अग सकू घाबरू नको पोलीस फिर्याद गिरवली अग तुळजापुरात तुझी आहे माझी सासू हरवली तुळजापुरात तुझी आहे माझी सासू हरवली सासू हरवली सकू घाबरू नको आगय सकू घाबरू नको पोलीस फिर्याद गिरवली आग तुळजापुरात तुझी आई माझी सासू हरवली तुळजापुरात तुझी आई माझी सासू हरवली हरवली हरवली सासू हरवली आग मार्ग देईल ती दावणी आई भवानी कुलस्वामिनी चंदा ती निंदा तुझी आई चंदा म्हणून डोंगरात फिरवली आग तुळजापुरात तुझी आई माझी सासू हरवली तुळजापुरात तुझी आई माझी सासू हरवली मामी दिसती अंगाला झाड गाण्यात तिला गबलतात याड झाड माझी गपरडी परडी हे आई गांबा अग माझी गपरडी आई गांबा परशुरामान हिरवली अग तुळजापुरात तुझी आई माझी सासू हरवली हे तुळजापुरात तुझी आई माझी सासू हरवली सासू हरवली तुझ्या बापाला नाही माया सदाच लागती या ढोसाया जन्म सारा गेला या वाया नाही लागला आईच्या पाया हे कुकर्माची आग साऱ्या पापांची हे कुकर्माची साऱ्या पापाची देवी नाकल घडवली तुळजापुरात तुझी आहे माझी सासू हरवली हे तुळजापुरात तुझी आहे माझी सासू हरवली हा सासू हरवली याची सासू हरवली सासू हरवली याची सासू हरवली हे आगय सकू आग घाबरू नको हे आगय सकू घाबरू नको पोलीस फिर्याद गिरवली आग तुळजापुरात तुझी आहे माझी सासू हरवली अग तुळजापुरात तुझी आहे माझी सासू हरवली सासू हरवली सासू हरवली सासू हरवली सासू हरवली सासू हरवली सासू हरवली सासू हरवली सासू